บุ๊กทูเก้าสิบสองแบนนแบนนอนุประโยครองลงมาที่สองดุยมโพตวักยกีโดนดุยมโพตวักยกีโดนดิฉัน โมโหที่คุณนอนกลนมาลารากเยโตคีตูโกรตุสมาลารากเยโตคีตูโกรตสดิฉันโมโหที่คุณดื่มเบียร์มากมาลารากเยโตคีตู คูบเบียร์ปิตุสมาลารากเยโตคีตู คูบเบียร์ปิเตสดิฉันโมโหที่คุณมาช้า मला राग येतो की तू खूप उशिरा येतोस मला राग येतो की तू खूप उशिरा येतेस ती कान मला वाटतं की त्याला डॉक्टरची गरज आहे मला वाटते की त्याला डॉक्टरची गरज आहे ती खाऊ सबाय मला वाटतं की तो आजारी आहे मला वाटते की तो आजारी आहे ती ดิฉันคิดว่าตอนนี้เขาหลับอยู่ मला वाटतं की तो आता झोपला आहे मला वाटते की तो आता झोपला आहे साव राव आम्ही आशा करतो की तो आमच्या मुलीशी लग्न करेल आम्ही आशा करतो की तो आमच्या मुलीशी लग्न करेल आम्ही आशा करतो की त्याच्याकडे खूप पैसा आहे आम्ही आशा करतो की त्याच्याकडे खूप पैसा आहे เราหวังว่าเขาเป็นเศรษฐีเงินล้าน आम्ही आशा करतो की तो लक्षाधीश आहे आम्ही आशा करतो की तो लक्षाधीश आहे मी ऐकले की आपल्या पत्नीला अपघात झाला मी ऐकले की आपल्या पत्नीला अपघात झाला खावा เธอนอนรักษาตัวอยู่ที่โรงพยาบาล มีไอเกลกีตีอิสปิตาลัตอาเฮมีไอเกลกีตีอิสปิตาลัตอาเฮดิฉันได้ข่าวว่ารถของคุณพังทั้งคัน มีไอเกลกีตุจ้ากาดิชีปูรณนาปนเอมอร์ตอร์จัลีมีไอเกลกีตุจ้ากาดิชีปูรณนาปนเอมอร์ตอร์จัลี ดิฉันดีใจที่คุณมา मला आनंद आहे की आपण आलात मला आनंद आहे की आपण आलात ดิฉันดีใจที่คุณสนใจ मला आनंद आहे की आपल्याला स्वारस्य आहे मला आनंद आहे की आपल्याला स्वारस्य आहे ดิฉันดีใจที่คุณจะซื้อบ้าน मला आनंद आहे की आपल्याला घर खरेदी करायचे आहे मला आनंद आहे की आपल्याला घर खरेदी करायचे आहे ดิฉันเกรงว่ารถประจำทางคันสุดท้ายไปแล้ว मला भीती आहे की शेवटची बस अगोदरच गेली मला भीती आहे की शेवटची बस अगोदरच गेली ดิฉันเกรงว่าเราจะต้องไปโดยรถแท็กซี่ मला भीती आहे की आम्हाला टॅक्सी घ्यावी लागेल मला भीती आहे की आम्हाला टॅक्सी घ्यावी लागेल ดิฉันเกรงว่าดิฉันไม่มีเงินแล้ว मला भीती आहे की माझ्याजवळ आणखी पैसे नाहीत मला भीती आहे की माझ्याजवळ आणखी पैसे नाहीत